एक सकाळ एके सकाळी विजयनगर साम्राज्याचा पराक्रमी राजा कृष्णदेवराय अत्यंत चिंतेत दिसत होता त्याचा चेहरा मलूल झाला होता दरबारातील सर्व मंत्र्यांना आश्चर्य वाटलं नेहमी हसतमुख आणि उत्साही असणारा राजा एवढा चिंतेत का आहे तेव्हा दरबारातला सर्वात चतुर आणि विनोदी मंत्री तेनालीरामन पुढे आला त्याने राजाला विचारलं महाराज तुम्ही एवढे उदास का कोणती गोष्ट तुम्हाला त्रास देत आहे राजाचं स्वप्न राजा हळू आवाजात म्हणाला रामन काल रात्री मला एक अद्भुत स्वप्न पडलं मी आकाशात तरंगणाऱ्या एका भव्य राजवाड्यात होतो तो राजवाडा मौल्यवान रत्नांनी सोन्याने व हिर्यांनी सजलेला होता चारही बाजूंनी सुंदर बागा होत्या झऱ्यांतून सुगंधी पाणी वाहत होतं पक्षी गात होते तो इतका भव्य आणि सुंदर होता की माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना पण अचानक स्वप्न तुटलं राजा थोडा थांबला आणि पुन्हा म्हणाला त्या स्वप्नाने मला झोप उडालीय तो राजवाडा प्रत्यक्षात उभा राहावा असं मला सतत वाटतंय रामनची प्रतिक्रिया तेनाली रामन मनोमन हसला त्याला ठाऊक होतं की असं स्वप्न हे फक्त स्वप्नच असतं त्याचा वास्तवाशी काही संबंध नाही तो राजाला सांगणारच होता की अशा गोष्टी व्यर्थ आहेत तेवढ्यात दरबारात चतुर पंडित नावाचा दुसरा मंत्री पुढे आला चतुर पंडिताचा डाव चतुर पंडित फार चलाख आणि कपटी होता त्याने लगेच राजाला म्हटलं महाराज तुम्ही राजा आहात तुमच्यासाठी अशक्य असं काही नाही महाराज हे स्वप्न दाखवतं की तुम्ही जगाला काही अद्भुत देण्यासाठी तयार आहात तुम्ही तो राजवाडा उभारलाच पाहिजे आकाशात तरंगणारा तो राजवाडा या साम्राज्याचा मान वाढवेल राजाला हे ऐकून खूप आवडलं त्याने तत्काळ चतुर पंडिताला आदेश दिला उद्यापासूनच काम सुरू करा पैशाची मनुष्यबळाची काहीही कमी पडू देणार नाही तेनालीरामनने आतल्या आत विचार केला हा चतुर पंडित आता राजा फसवणार आणि स्वतःची खिसा भरणार पण त्याने काहीही बोललं नाही वेळ जातो पैसा जातो दिवस गेले आठवडे गेले पण आकाशात राजवाडा दिसला नाही राजा जेव्हा विचारायचा तेव्हा चतुर पंडित नवीन बहाणे काढायचा महाराज आधी मला स्वप्नाची अधिक माहिती हवी राजवाड्याच्या बागेत कोणत्या झाडं होती रत्नन कोणत्या रंगाची होती आणि प्रत्येक वेळी तो अधिक वेळ आणि पैसा मागायचा हळूहळू राजकोषातून कोट्यवधींची रक्कम खर्च झाली पण राजवाडा मात्र हवेतच राहिला दरबारात एक वृद्ध एका दिवशी दरबारात एक वृद्ध माणूस आल्याची बातमी पसरली तो थरथरत दरबारात उभा राहिला आणि म्हणाला महाराज मला न्याय हवा आहे राजा न्यायप्रिय होता त्याने लगेच विचारलं काय झालं वृद्धा तुला कसला न्याय हवा आहे वृद्ध म्हणाला मी काही दिवसांपूर्वी एक श्रीमंत व्यापारी होतो पण मला लुटलं गेलं माझं संपत्ती गेलं आणि माझ्या कुटुंबाचा खून झाला हे ऐकून दरबारात कुजबूज सुरू झाली राजा गंभीर झाला आणि विचारलं तुला माहीत आहे का हे कोणी केलं वृद्ध उत्तरला हो महाराज काल रात्री मला स्वप्न पडलं त्या स्वप्नात मी पाहिलं की माझा खून तुम्ही आणि चतुर पंडित यांनी केला राजाचा संताप हे ऐकताच राजा संतापला तो ओरडला मूर्खा तुझं स्वप्न खरं कसं असू शकतं स्वप्नाला वास्तवाशी काय संबंध तेव्हा वृद्ध शांतपणे म्हणाला महाराज मी तर फक्त तुमचा प्रजा आहे माझं स्वप्न खरं होऊ शकतं असं तुम्ही मान्य करत नाही पण मग तुमचं त्या आकाशातलं राजवाड्याचं स्वप्न कसं खरं होऊ शकेल जर माझं स्वप्न मूर्खपणाचं आहे तर तुमचंही तेवढंच मूर्खपणाचं आहे खरी ओळख हे ऐकून दरबारात शांतता पसरली राजा थोडा विचार करू लागला त्याने वृद्धाकडे नीट पाहिलं आणि त्याला उमगलं की तो वृद्ध कोणी दुसरा नसून तेनाली रामनच आहे तेनाली रामनने दाढी मिशा लावून स्वतःला वृद्ध व्यापारी दाखवलं होतं राजाला सगळं कळलं त्याने हसतच चतुर पंडिताकडे पाहिलं चतुर पंडिताचं चेहरं पांढरं पडलं बोध राजा म्हणाला रामन तुझ्या युक्तीने मला मोठी चूक टळली खरोखर स्वप्नांच्या मागे धावणं म्हणजे वेडेपणा आहे आपण फक्त जे शक्य आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला हवं अशक्याच्या मागे लागलं की राज्याचं नुकसान होतं त्याने चतुर पंडिताला शिक्षा केली आणि तेनाली रामनचं कौतुक केलं कथेतून शिकण्यासारखं व्यर्थ स्वप्नांच्या मागे धावणं म्हणजे वेडेपणा आहे नेते असो वा सामान्य माणूस वास्तवाशी पाय घट्ट जोडलेले असले पाहिजेत कपटी लोक संधी साधून स्वतःचा फायदा करून घेतात म्हणून सावध राहणं गरजेचं आहे खरी बुद्धी म्हणजे वेळेवर योग्य प्रश्न विचारणं आणि चुकीच्या मार्गावरून वाचवणं